आणि इंद्राने आपलं वज्र काढलं वज्र बरोबर यांनी तिथेच ते वज्र थांबो वज्र सुद्धा हात वरतेच लटकला इंद्रान सांगितलं नाही बसतील तुम्ही आमचा हात कृपा करून सोडा आमच्या बरोबर बसतील ते सांगितलं आता एका यज्ञाने भागणार नाही आता विश्वामध्ये जितके यज्ञ होतील त्या प्रत्येक यज्ञात इंद्राच्या बरोबर अश्विनी कुमार भाग घेण्याकरता बसतील म्हणून कुठल्याही यज्ञामध्ये इंद्राच्या दोन बाजूनी दोन अश्विनी कुमारांचं आसन मांडल्या जात असतं आणि इंद्रानंतर त्यांना आविर्भाव आतापर्यंत कोणत्याही यज्ञामध्ये मिळण्याची परंपरा सुरू झाली या इंद्राला मारण्याकरता त्यांनी मनाने संकल्प केला आणि त्याच्यापासून एक पुरुष जन्माला आला त्याचं नाव मद या मदासुराचं चरित्र उद्या सांगायचं आहे आणि तो या दुसऱ्या खंडाचा प्रमुख विषय आहे म्हणून हा मदासुर श्रावण महाराजापासून जन्माला आला इथपर्यंत आज आपण आलो बाकीचं उद्या मंगल सोळा दोन ब्याण्णव पासून पुढं यस्यागस्त्या यते नाम विघ्नसागर शोषणे ध्याये स्थिरेन चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितम् स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गणेशाक्षान्तदन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यञ्चाजानुभावुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रम् योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं श्रीमद गिरिजा स्वामी महाराज की जय श्रीमद्गणेश जय श्रीमद की जय श्रीमद की जय श्री संजय भगवान महर्षी मुद्गल दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगताना द्वितीय खंडाचा विचार चालला आहे महर्षी चमनापासून मदनाभाचा दैत्य निर्माण झाल्यानंतर जेव्हा इंद्रावर स्वारी करतो तेव्हा इंद्र चवन महाराजांना शरण आले आणि त्या चवनाने मदाला सांगितलं सध्या जरा स्थिर राहा भविष्य काळात काय घडायचं असेल ते घडे आत्ता तरी इंद्राला त्रास देऊ नको त्या चव चवनाचं वाक्य त्या मदासुराने ऐकलं आणि तो तिथून उठून गुरु शुक्राचार्य महाराजाकडे गेला शुक्राचार्यांनी त्याला शक्तिमंत्राचा उपदेश केला जगदंबेचा नवार्ण मंत्र यथाविधी घेतल्यानंतर या मदासुराने फार मोठी तपश्चर्या केली या तपश्चर्याच्या माध्यमातून जगज्जननी राजराजेश्वरी परांबा शक्ती प्रसन्न झाली अनेक प्रकारचे दुर्लभ वर मिळाले या दुर्लभ वराचा परिणाम नेहमीच्या प्रमाणित झाला दैत्यांची एक विशिष्ट प्रकारची संघटना निर्माण झाली शुक्राचार्यांच्या हस्ते दैत्य साम्राज्यावर अभिषिक्त करण्यामध्ये आलं महर्षी शुक्राचार्य दैत्यराज म्हणून त्याची घोषणा केल्यानंतर एका विशिष्ट नगराची निर्मिती करतात आणि नंतर सर्व विश्वावर विजय मिळवण्याकरता या दैत्याचा एक विशिष्ट विचार सुरू होतो आणि त्याप्रमाणे ती स्वारी बाहेर पडते आधी सगळी पृथ्वी जिंकल्या जाते पृथ्वीचे राजे आत्मसात केल्यानंतर स्वर्गावर विजय मिळवला जातो पाताळावर विजय मिळवला जातो आणि त्रैलोक्य हातामध्ये आलं म्हणजे मग काही दिवस सुखासमाधानाने प्रत्येक ठिकाणी राहिल्यानंतर तिथला उपभोग घेतल्यानंतर अशी कल्पना येते की इथे कायम राहण्याकरता हे स्थान योग्य नाही जितके दैत्य आत्तापर्यंत झाले आणि त्यांनी हे सगळं त्रैलोक्य जिंकलं काही दिवस ते वैकुंठात राहिले शक्तिलोकात राहिले सौरलोकात राहिले ब्रह्मलोकात राहिले कैलासामध्येही राहिले परंतु कायम तिथे स्वर्गात कोणीच राहिलं नाही आपला एक एक प्रतिनिधी त्यांच्या जागेवर नेमला कुणाला त्यांनी हातात अधिकार आल्याबरोबर कुणाला शंकर केलं कुणाला विष्णू केलं या देवांना आकालून दिलं आणि आपण मात्र भारतभूमीमध्ये आले भारत या स्वर्गापेक्षा राहण्याकरता चांगली भूमी असली पाहिजे आपण बाकीची भूमी पाहिली नसल्यामुळं आपणाला या भारताचं महत्व कळत नाही परंतु जेव्हा केव्हा स्वर्ग हातामध्ये असताना हे लोक जर स्वर्गात राहत नाहीत आणि पाताळ हातामध्ये असतानाही पाताळात राहत नाहीत दोन्ही ठिकाणं सोडून ते मध्यभागी पृथ्वीवर येऊन राहतात त्या ती पृथ्वी स्वर्गापेक्षा आणि पाताळापेक्षा राहण्याकरता अतिशय चांगली असली पाहिजे हे आपोआप सिद्ध आहे आणि ती पृथ्वी परमात्माने आपणाला दिली असल्यामुळं आपण या देवापेक्षा दैत्यापेक्षा जास्त भाग्यशाली आहोत हे आपोआप समजायला पाहिजे या तंत्राप्रमाणे प्रत्येक देव आणि प्रत्येक दैत्य भारतामध्ये निवास करण्याचा विचार करतो आणि भारतीय दुर्दैवानं जिवंतपणी तर मिळत नाही पण मेल्यावर तरी स्वर्ग मिळावा ही अपेक्षा करतात काय उपयोग आहे त्याचा इथेच त्याने राहण्याकरता जागा दिली आहे ही अतिशय उपकाराची परिस्थिती आहे म्हणून भगवंतानी के जे केलं आहे ते चांगलं आहे असा विचार मनामध्ये असता मात्र जगतो तो उत्तम जगतो असा त्याचा अर्थ आहे याप्रमाणे हा मदासूर एकदा विशिष्ट प्रकारचा सत्ताधारी झाल्यानंतर जे कोणी सत्ताधारी झाले आहेत पुढे काम काहीच नाही नुसतं सुख भोगायचंच आहे त्यावेळेला मग ते सुख कसं भोगलं जातं स्त्री मांस मदिरा सकता मग चांगल्या प्रकारची स्त्री मग ती कोणाची असो ती आपली चांगल्या प्रकारचं खाद्य ते आपलं आणि चांगलं पेय ते आपलं पुढे पुढे पेय अपेय होऊन जातो आणि दारू पिणं मांस खाणं आणि स्त्री संयोग याच्यामध्ये ते स्वतःला धान्य समजतात ही तमोगुण प्रवृत्ती आहे तमोगुण प्रवृत्तीची परिसमाप्ती या तीन गोष्टीमध्ये होते आणि तो त्याच्यामध्ये स्वतःला धन्य समजतो कालांतराने नष्ट होतो जेव्हा केव्हा या मदासुराचा पगडा या सृष्टीवर बसला तेव्हा इतर दैत्याप्रमाणेच तोही वागला सर्वप्रथम देवांची सत्ता इथून उलटून टाकल्याशिवाय इथले लोक सुरक्षित राहू देत नाहीत आपणाला म्हणून आधी देवळ फोडा देवांच्या मूर्ती नष्ट करा पतिव्रता नष्ट करा आश्रम नष्ट करा असे एकदा क्रमाक्रमाने घडले यज्ञ याग नष्ट झाले ब्राह्मण नष्ट झाले म्हणजे मग समाजामध्ये कोणी डोकं काढत नाही डोकं काढतात ब्राह्मण त्यामुळं त्यांच्यावर संकट या प्रत्येक दैत्यांच्या मार्फत आलं आणि ते सगळे ब्राह्मण नष्ट प्रष्ट झाले की मग पुढे त्यांना वाटू लागलं आता इथून आपल्याला हकालून देण्याची ताकद दुसऱ्या कोणामध्ये नाही त्यावेळेला निर्वासित झालेले हे देव ऋषी सगळे एका जागी येतात केव्हा तरी विचार चालतो ही पराई सत्ता बाहेर कशी काढता येईल यांना हकालून कसं देता येईल हे अगदी दैत्यांच्या वेळेपासून इंग्रजापर्यंत मुसलमानापर्यंत सगळ्यांच्या बाबतीत हे एकच तंत्र भारतीयांनी अवलंबिलं कारण कुणाचीही दुसऱ्याची सत्ता आम्हाला कधी जन्मभर सहन झाली नाही आणि ती नष्ट करण्याचा प्रयत्न जेव्हा करतात तेव्हा त्याच्यामध्ये बहुसंख्य ब्राह्मण असतात कुणाला पटो न पटो पण आहे ती वस्तुस्थिती इतिहास असा आहे आणि त्या तंत्रामध्ये ही दैत्य सत्ता उलथून टाकण्याचं ही परकीय सत्ता नष्ट करण्याचं जे काही वेळ शिरतं ते आधी ब्राह्मणाच्या डोक्यात शिरतो आणि मग इतरांच्या शिरतो ते त्यांना प्रवृत्त करतात आणि त्या तंत्राप्रमाणे इथे ब्राह्मण ही एक जात आहे असं समजायचं काही कारण नाही ज्यांना कुणाला स्वातंत्र्यात राहावं वाटतं ज्यांना सत्वगुणी पद्धतीत राहावं वाटतं ते ब्राह्मण असा विशेष अर्थ पुराणामध्ये असतो नेहमी केव्हा ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्मलेला पोरगा ब्राह्मण इतका मामूली अर्थ पोथीमध्ये नाही त्याची काही फारशी किंमत नाही क्षत्रियाच्या नुसता पोटी जन्मला म्हणून क्षत्रिय इतकं मानायला पोथी तयार नाही जो युद्ध करू शकतो जो शस्त्रास्त्राचं शिक्षण घेऊ शकतो तो क्षत्रिय जो चांगला व्यापार करू शकतो नफा तर खातोच परंतु सगळाच गिराहिक खात नाही तो वैश्य आणि जो चांगली नोकरी करू शकतो तो शूद्र अशी मांडणी केलेली आहे या चातुर्वर्ण्याची आणि त्या तंत्राप्रमाणे सगळे विचार पुराणामध्ये झालेले आहेत या मदासुराची राजसत्ता निर्माण झाली आणि हे सगळे निर्वासित झालेले जेव्हा काम नाही सत्ता नाही तेव्हा सत्ता मिळवण्याकरता आहे ती सत्ता नष्ट केल्याशिवाय आपल्या हातामध्ये सत्ता येत नाही याकरता प्रयत्न इथे हिंदुस्थानात झाले इथलं पाणीच तसं विचित्र आहे ते चुपचाप बसू देत नाही गंगा यमुना गोदावरी नर्मदा यांचं पाणी स्वातंत्र्याची इच्छा उत्पन्न करते मनुष्याने जगायचं ते स्वातंत्र्याने जगलं पाहिजे ही परिस्थिती निर्माण करते आणि तशा परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा एक माणूस येऊन पोहोचतो त्या वेळेला त्याची काय परिस्थिती आहे प्रत्येक कथेमध्ये सांगितलेलं असतो काय असं काय आहे महर्षी सनंदन नावाचे एक योगी देवांच्या दैवानी त्यांच्या समोर प्रगट झाले या महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं मत जिंकायचं असेल तर आधी तुम्ही स्वतःला जिंका जरी क्रोध जिंकायचा असेल मत जिंकायचं असेल मत्सर जिंकायचं असेल तर प्रत्येक वेळेला हा एकच विचार झाला की आधी तुम्ही आत्मनिरीक्षण करून तुमच्यात काय वैगुण्य आहे ते काढून टाका म्हणजे बाहेरचा शत्रू तुम्हाला जिंकता येईल या तंत्रामध्ये या कुमाराकडून उपदेश घेतल्यानंतर देवांनी एकदंत नावाच्या भगवंताची उपासना केली परमात्मा एकदंत प्रकट झाले आणि दैत्याला विष्णूच्या हस्ते निरोप मिळाला यावेळेला त्यांचे दूत म्हणून विष्णू गेले भगवान विष्णूंनी दैत्यांना समजावून सांगितलं की एकदंत नावाचा गणेश तुला मारण्याकरता तुझ्या नगरापासून दहा योजनावर म्हणजे चाळीस कोसावर येऊन उभा आहे दैत्य हसला तो म्हणतो मला शक्तीचं वरदान असं आहे की ज्याला कुणाला नाम रूप गुण आकार विकार आहे जो पंचमहाभूत आणि त्रिगुणापासून उत्पन्न झालेला आहे ज्याला शक्तीनं उत्पन्न केला आहे अशा कुठल्याही प्राण्याच्या हाताने माझा वध होणार नाही मग तुम्ही एकदंत कोणी आला आहे म्हणता आमच्या नगरापासून काही योजनावर येऊन उभा आहे म्हणतात म्हणजे त्याला नाव आहे त्याला रूप आहे मग त्याच्या हाताने माझा मृत्यू कसा होणार भगवान विष्णू म्हणतात आम्ही सांगितलेलं तुला फारस पटायचं नाही कारण किती केलं तरी मी देव आहे आणि मी सांगेल तर देवांचा पक्षपाती असं तुझ्या डोक्यात राहील त्यामुळं तू हा सगळा तुझा प्रश्न तुझ्या गुरुला शुक्राचार्याला विचार दैत्यराज शुक्राचार्याला आणतात आणि दरबारमध्ये आणल्यानंतर विचारतात मला विष्णूने आत्ता असं सांगितलंय आपण तर सगळं त्रैलोक्य जिंकलंय आणि मला तर शक्तीचं वरदान आहे की नाम रूप गुण आकार विकार झाला कुणाला आहे त्याच्या हाताने माझा मृत्यू नाही मग हा एकदंत कोण आहे आणि या एकदंताच्या हाताने मी मरण कसं शक्य आहे भगवान शुक्राचार्य म्हणतात राजन विष्णूंनी सांगितलेलं सगळं खरं आहे आत्ता सध्याच्या काळात तुला नाहीस करण्याकरता काय जे तत्व उत्पन्न झालं आहे त्याला तूर्त एकदंत असं म्हणतात याच्या पूर्वी त्याला म्हणत नव्हतंय पुढे म्हणतील असंही नाही तेच त्याचं नाव पूर्ण आहे असंही नाही मुख्य जो आत्म्याचा विचार आहे त्याला नाव बिव नाहीच इथे आपण जितके बसलो आहोत हे सगळे जेव्हा उत्पन्न झालो तेव्हा उत्पन्न झाल्यानंतर बारा दिवस आपल्यापैकी कुणालाही कोणतंही नाव नव्हतं म्हणजे आपलं अस्तित्व होतं की नाही नाव असलं म्हणजे अस्तित्व असतं असा त्याचा अर्थ आहे का पुढे आई बापानी आपल्या इच्छेनुसार कोणतं तरी नाव याला ठेवलं म्हणजे ते त्या आत्म्याचं नाव होतं का चार दिवस त्या नावाने त्यांनी हाक मारत राहिले यालाही स्वतःला या शरीराच्या माध्यमातून त्या नावाचा संस्कार इतका दानगा झाला की याला ते पटवू लागलं माझं नाव अमुक आहे आणि मी अमुक शरीरामध्ये राहणारा आहे वस्तुस्थिती आहे का तशी याचं नाव अमुक आहे का हा अमुक शरीरात राहतो का ज्या शरीरामध्ये राहत असेल त्या शरीरापुरते जे काही गुणधर्म त्याच्यात थोड्या वेळपर्यंत असतील तो दुसऱ्या शरीरामध्ये गेला की त्याचे ते गुणधर्म नष्ट होतात आणि त्या शरीराप्रमाणे गुणधर्म त्याच्याजवळ असतात म्हणजे आत्म्याला नामरूप असं काही नसतं तो ज्याच्यामध्ये घातला जाईल त्याच्यात तसा असतो उदाहरणार्थ एखादा सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या डबक्यामध्ये पडत ते डबकं घाण्यावर असतं त्याच्यात नाना प्रकारचे जंतू असतात अनेक प्रकारची घाण असते असं कुणाला म्हणता येईल का की याच्यात ते प्रतिबिंब पडलं आहे म्हणून सूर्य घाणेरडा झाला असं कोणी म्हणत किंवा सूर्याचं प्रतिबिंब गंगेत पडलं म्हणून सूर्य पवित्र झाला असं कोणी म्हणतं का सूर्य पवित्रही होत नाही सूर्य घाणेरडाही होत नाही त्याचं प्रतिबिंब ज्या कुण्या वस्तूमध्ये पडेल ती वस्तू जशी असेल थोड्या वेळ पुरता तो तसा दिसेल एकदा ते गटार सोडून दिलं तिथे गटारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रतिबिंबच नष्ट होऊन जाईल म्हणजे सूर्य नष्ट होत नाही किंवा त्या डबक्यामध्ये प्रतिबिंब पडलं म्हणजे घाणेरडा होत नाही तसा आत्मा ज्या कुड्या शरीरामध्ये राहील त्या शरीरासारखा त्या नामरूपाला धारण करणारा थोड्या पर्यंत असतो एरवी आत्म्याला नाम नाही रूप नाही गुण नाही आकार नाही विकार नाही काही नाही सर्व व्यापी असतो तो असं शुक्राचार्य म्हणतात त्याच्यामुळं शुक्राचार्य म्हणतात राजन चार दिवस काही भक्तांनी त्याच्यावर आरोप केला आहे त्याला एक म्हणतात आता तसं पहिल्या दिवशी सांगितलं होतं वक्र तोंड म्हणजे वाकड्या तोंडाचा नाही असा एकदंत म्हणजे एक दाताचा नाही मग सगळेच म्हातारे एकदंत होती सगळे दात पडल्यानंतर जेव्हा एकच दात तोंडात राहील तेव्हा त्याला एकदंत म्हणायचं का तर दंत सत्तात्मक हो धातू दंत ही सत्ता नावानी वापरलेली चीज आहे संस्कृत मध्ये दंत या शब्दाचा अर्थ सत्ता ज्याची एकट्याची सत्ता विश्वावर चालते त्याला एकदंत म्हणत असतात याच्यावर दुसऱ्याची सत्ता चालत नाही त्याला एकदंत म्हणत असतात म्हणून सत्तात्मक हा दंत शब्द वापरला जातो या एकट्याची सत्ता विश्वावर असते म्हणून याला एकदंत असं म्हणतात एकच दाताचा म्हणून तो एकदंत नाही कोणताही म्हातारा ऐंशीच्या पुढे एकदंतच होईल असा त्या शब्दाचा अर्थ नसतो म्हणून मराठीतले अर्थ निराळे आणि संस्कृतमध्ये त्या शब्दाचे होणारे अर्थ निराळे या तंत्राप्रमाणे एकदंत म्हणजे एकट्याच्या सत्तेने विश्वाचा कार्यक्रम चालवणारा त्याला एकदंत असं म्हणत असतात असा तो परमात्मा सध्या देवांनी तुझ्या करता निर्माण केलेला दैत्य म्हणतो केवढा चमत्कार आहे तुम्ही आत्ता त्याला आत्मा म्हणून विशेषण देता आणि तो देवांच्या म्हणण्याकरता सध्या एकदंत आहे म्हणता आत्म्यामध्ये विकार असतो का आत्म्याला देव आणि दैत्य असा भेद असतो का मग तो देवांच्या सहाय्याकरता का प्रकट झाला मला नाहीस करण्याचा विचार तो का करतो शुक्राचार्य म्हणतात त्याला देव दैत्याचा भेद नसतो केव्हा तरी देवांना कायम नाहीस करण्याचा प्रयत्न जेव्हा तू केलास तेव्हा आत्ता तुला त्या ठिकाणाहून काढून टाकण्याकरता तो एकदंत वेश घेऊन आला आहे जेव्हा केव्हा देव अतिउन्मत्त झाले आणि दैत्यांना पूर्ण नाहीस करण्याच्या मागे लागले तेव्हा त्या भगवंतानी तुला निर्माण केलं तुझ्या वेशामध्ये तो परमात्मा नटला तुला तपश्चर्या करण्याकरता वेळ दिला तुझी तपश्चर्या सफल व्हावी त्यात कोणतं विघ्न येऊ नये अशी तुला मदत केली त्या जगदंबेला तुझ्यावर कृपा करण्याला भाग पाडलं आणि तिच्या माध्यमातून तुला वरदान मिळवून दिलं कारण दैत्य सगळे परप्रकाशित आहेत ते स्वतंत्र नाहीत देव जसे स्वयंसत्ताधारी आहेत तसे दैत्य स्वयंसत्ताधारी नाहीत तीन प्रकारचे मोठे माणसं असतात एक जन्मजात मोठे असतात एक प्रयत्न करून मोठे होतात आणि तिसऱ्याला माणसाने मोठं करावं लागतं असे मोठ्या माणसाच्या जाती तीन असतात हे जे रामकृष्णाधिक मोठमोठे अवतार झाले आहेत हे स्वयंसिद्ध मोठे आहेत यांना दुसऱ्यांनी मोठं केलेलं नाही हे शिवाजी महाराज राणा प्रताप किंवा आणखी मोठमोठे जे क्रांतिकारक हे जे मोठे झाले हे प्रयत्न करून मोठे झाले आणि आत्ताचे जे मोठे होतात ते आपण मोठे करतो हे स्वतः मोठे नसतात प्रयत्न करते आपण त्यांना मोठे करतो निवडून देतो म्हणून ते पुढे येतात आणि मग पुढे पडतात एकदा आपण त्याचा अधिकार करून घेतला की सगळं हरहर महादेव एकूण हे परावलंबी मोठे आहेत असे दैत्य परावलंबी मोठे आहेत दैत्यांना तप करावं लागतं तप एकदा पूर्ण झालं की देवांना वरदान द्यावंच लागतं मनात असो की नसो या भारतभूमीवर तप झालं की तितकं करावं लागतं हे तीन प्रकार असतात प्रत्येकाच्या मागे तो देव मानव कोणी असो त्याच्याजवळ पूर्व काहीतरी कर्म केलेलं असतो त्याला प्रारब्ध म्हणतात काही संचित असतं ते पुष्कळ दिवसाचं पडून असतं आणि काही क्रियमान असतं जे आत्ता व्यवहारामध्ये केल्या जात जे पूर्वीचं अति जुनं काही आहे ते या प्रारब्धाच्या वेशाने माणसाच्या मागे लागत आणि ते नष्ट करण्याकरता त्याच्यापेक्षा चांगलं काही आत्ता जर केलं तर त्या संचिताचा त्या प्रारब्धाचा नाश होतो आणि माणसाला आपल्या इच्छेप्रमाणे फळ मिळवून घेता येतात याकरता अनुष्ठान करायला सांगितलेलं आहे जे आपल्या दैवात मिळायचं आहे त्याला अनुष्ठान करून काय करायचं ते तर मिळणारच आहे पण जे दैवात नाही ते मिळवायचं ही अनुष्ठानाची गरज आहे आणि त्याकरता अनुष्ठान सांगितलेलं असतं की जे आपल्या दैवात नाही ही आपल्याला कल्पना जरी असली तरी ते मिळालंच पाहिजे कारण तपात सिद्धीर तपात सिद्धीर तपात सिद्धीर न संशय त्या गोष्टीचं तप केलं की तुमचं दैव बदलून जाते आणि तसं दैव बदलून गेलं की मनात असो की न जाऊ फळ हे मिळतच मिळतं हा नियमच आहे या नियमाप्रमाणे सगळे तपश्चर्या सांगितली आहे तपश्चर्याचं फळ देणं देवांच्या हातात ठेवलंय या पंचेश्वरांच्या हातात तपश्चर्याचं फळ देण्याचं साधन ठेवलंय हे पंचेश्वर स्वतः सिद्ध असतात पण त्यांनाही त्यांच्या स्मार्थाकरता जेव्हा काही करायचं असेल तेव्हा त्यांनाही तप करावं लागतं परंतु लोकांच्या करता जर तपाचं फळ द्यायचं असेल तर विष्णू शंकर देवी सूर्य ब्रह्मदेव यांच्यापैकी कोणाच्या तरी माध्यमातून परमात्मा त्याला वरदान देत असतो हे पाचच देव असतात नेहमी देवांच्या यादीमध्ये पूजेच्या वेळेला ब्रह्माजी महाराज गैरहजर असतात त्यांच्या जागेवर गणेश असतात तेवढंच बाकी नेहमी करता या पंचेश्वरांची उपासना चालत असते गणेश विष्णू शंकर देवी आणि सूर्य जितके म्हणून आज जगामध्ये बाकीचे देव आहेत हिंदू धर्मात हे सगळे या पाचातूनच निर्माण झालेले आहेत सहावा कुठे कोणताही देव नाही हिंदू मध्ये कोल्हापूरची असो तुळजापूरची असो पंढरपूरची असो की माहूरची असो कुठलीही देवी असो ती देवी मणिद्वीपातली असते राजणगावचा असो मोरगावचा असो थेऊरचा असो की आणखीन कुठला दुनियातला गणपती असो तो मोरगावच्या गणपतीतला असतो कुठलाही शंकर असो विश्वामध्ये ज्योतिर्लिंगापैकी किंवा कोणाच्याही घरच्या महादेवापैकी कोणताही महादेव तो काशीच्या विश्वनाथाचं प्रतीक असत कुठलाही विष्णू असो द्वारकेचा असो पंढरपूरचा असो की आणखीन कुठलाही असो विष्णू एक असतो मग तो मच्छ कच्छ वरा कोणही नावात असो पण परमात्मा भगवान विष्णू एक असतात देवी एक असते सूर्य एक असतो मग तो द्वादशादित्य रूपवान नाना प्रकारच्या रूपाने मित्र वगैरे नावाने त्यांची उपासना लोक करतील पण सूर्य एक असतो असा हा देव या पाचापैकी कोणीतरी असतो या तुमच्या इथे आता रोज यात्रा चालू आहे आणि या जेजुरीचं सध्या बोलबाला चालू आहे दोन दिवसात पण जेजुरी म्हणजे भगवान शंकर हे मार्तंड म्हणजे शंकर स्वतंत्र देव नाही बोलता देव शंकर आणि शंकराचा तो अवतार अशी सगळी एक एक मांडणी पुराणामध्ये असते हे सगळे पाच एकातून निघतात आणि त्या एकाला ओम म्हणतात म्हणून अनेक देव अनेक उपासना अनेक पंथ जरी आपल्या देशामध्ये असले तरी जी हिंदूची एकी टिकून आहे तिचं मूळ कारण आहे ह्या सगळ्यांना तो एक समजतो तो माऊरला गेल्यानंतर जर रेणुका देवी म्हणत असेल तर तुळजापूरला आल्याबरोबर तिला तो तुकाबाई म्हणतो आणि कोल्हापूरला गेला की तिला तो महालक्ष्मी म्हणतो कलकत्त्याला गेला की तीच काली होते याची खात्री आहे की हिचे नाव जरी अनेक असले तरी मधलं देवी तत्व एक आहे असे शंकराचे असंख्य अवतार आहेत आणि मधलं शंकर एक ही हिंदूची भावना आहे याच्याही नंतर हिंदू इतका प्रगल्भ आहे की जरी निर्णया प्रकारच्या उपासना पंथ वगैरे चालू असलं तरी तो म्हणतो या ठिकाणी माझा परमात्मा या अमुक नावाने अमुक वेशाने इथे उभा आहे म्हणून कुठलाही हिंदू जर पंढरपूरला गेला तर तो म्हणेल इथं जो पांडुरंग आहे तो माझा तो मोरगावला आल्या नंतर म्हणेल इथे जो गणपती आहे तो माझा तो काशीला गेल्यानंतर म्हणेल इथे जो विश्वनाथ आहे तो माझा आणि तो माऊरला गेल्यानंतर म्हणेल इथली जी जगदंबा आहे ती माझी हे तंत्र एक अनेक असताना एक हे या ओंकाराच्या उपासनेतून कळतो म्हणून हिंदूची एकी टिकून आहे बुद्धिभेद करणारे चिकार आहेत चिकार नेहमी हिंदू इतका बागड समाज नाही हिंदू इतका चांगला समाज नाही बागड तर नाही पण हिंदू इतका चांगला समाज जगात म्हणजे यांच्यामध्ये पुष्कळ पंथन पुष्कळ उपासना पुष्कळ देव कोण म्हणतंय पुष्कळ पुष्कळ काय सा आमच्यामध्ये एकच एक आहे आणि एकेश्वरी उपासनेच महत्व सगळ्या पुराणात सांगितलेलं आहे निर्णय नाव असतील निर्णय त्यांच्या कथा असतील चरित्र असेल पण मधला त्या भगवंताचा आविष्कार एक हे जसं हिंदूला कळलं आहे तसं इतरांना नाही मुसलमानामध्ये सातशे भेद आहेत सातशे या सातशे मध्ये सिया सुनीच्या मशिदीत जात नाही आणि सुनी सियाला आपल्या मशिदीत येऊन नमाज पडू देत नाही ख्रिश्चनामध्ये अनेक भेद आहेत हे प्रोटेस्टंट कॅथॉलिकाला आपल्या मध्ये येऊ देत नाही आणि कॅथॉलिक प्रोटेस्टंटला आपल्या मध्ये येऊ देत नाही ते गाडी सुद्धा आपल्याबरोबर त्याला बसू देत नाही ते हाटेला त्याला आपल्याबरोबर येऊ देत नाही आणि समानता आपणाला शिकवतात आपण म्हणतो इंग्रज कसे सुटसुटीत सगळं सांग सुटसुटीत कसं बोलक्याचे अद्याप त्या निग्रोला ते हक्क द्यायला तयार नाहीत रोज मारामाऱ्या होतात रोज गुन्हा पडतायत आणि ही परिस्थिती आपल्यामध्ये नाही मध्यंतरी काही दिवस हे लोण आपल्यामध्ये चाललं होतं पण ते कळलं शंकराचार्यासारखे मोठमोठे माणसं जन्माला आले आणि त्यांनी सांगितलं अरे विष्णू शंकराच्या भक्तात कुठं भेद असतो का म्हणून प्रत्येक ठिकाणी आचार्यांनी निरनिळ्या प्रकारचे स्तोत्र केले आणि त्या त्या देवाचं वर्णन केलं तिथे एकच ओम या ठिकाणी या तंत्रात मागला आहे असं सांगितलं इथे काही वारकरी लोक आहेत पुष्कळ ठिकाणी आहेत चौकडे आहेत त्या वारकऱ्यांना आज आम्ही एक विचार करण्याकरता प्रश्न देऊन ठेवतो जरा शांततेने सोडवत बसा आत्ता जो वारकऱ्यांचा सगळ्यात प्रमुख देव आहे त्याचं नाव आहे पांडुरंग याच्याबद्दल कोणाचाही मतभेद नाही पांडुरंग म्हणजे पांडुरंग म्हणजे यांना विचार आहे काही दिवस दिवसपर्यंत चिंचवडला होतेच यांनी अभ्यास केला आहे संस्कृतचा ज्याचा रंग पांढरा असेल तो रंग हा त्या शब्दाचा अर्थ आहे आहे का विठोबा पांढरा आहे का कुठला तरी आहे का संपूर्ण हिंदुस्थानात जिथे कुठे विठोबाच्या मूर्ती असतील त्यातली एक तरी विठोबाची मूर्ती पांढरी आहे का त्याचं पांडुरंग नाव आहे की नाही पांडुरंग कशाला म्हणतात ज्याचा रंग पांढरा आहे तो पांडुरंग आज विचार करा उद्या करा परवा करा आणि मग त्याचं उत्तर काय आहे कशा करता हे नाव दिलं हे तुम्हाला आपोआप कळेल भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग असं त्यांचं पांडुरंग अष्टाक नावाचं एक अष्टक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे मोठ्या जोरात वर्णन केलेलं आहे आज एक तुम्हाला गंमत म्हणून काहीतरी तुम्हाला उद्योग पाहिजेच की नाही मग याला पांडुरंग नाव का दिलं हा जर काळा छान आहे तर काळा पोर असणाऱ्या देवाला पांडुरंग म्हणायचं काय काम म्हणून आता विचार करत बसा दोन चार दिवस विचार करा मग केव्हा तरी तुम्हाला सापडलं म्हणजे उत्तर द्या आत्ताच काही मला काही काम नाही मला आणखी पुष्कळ दिवस राहायचंय तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळेलच त्या पांडुरंगाच्या कृपेनं काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये विचार असले पाहिजेत इथे एक ओम अनेक वेशामध्ये नटलेलेला आहे हे हा विचार जसा हिंदूला कळला आणि म्हणून अनेक पंथ अनेक संप्रदाय असतानाही जशी आमची एकी टिकली अशी जगामध्ये कोणीही धर्माची टिकलेली नाही आणि आमच्याच व्यासपीठावर जसं सगळ्यांना बोलता येतं असं जगातलं कुठलंही व्यासपीठ नाही कोणी तुम्हाला प्रोटेस्टंट आपल्या व्यासपीठावर त्या कॅथॉलिकाचं जन्मात प्रवचन होऊ देणार नाही आणि कॅथॉलिकाच्या जवळ सिया जाऊ शकत नाही सिया जवळ सून बसू शकत नाही या दोघांना एकच बायबल सुद्धा मान्य नाही प्रोटेस्टंटचं बायबल आणि कॅथॉलिकाचं बायबल निराळ आमच्यामध्ये ती भानगण नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा कोणताही ब्राह्मण ऋग्वेदाचा मंत्र म्हणत असेल तर तो गणानांतवाच म्हणणार मग तो कोणही प्रांतातला असो तो ब्राह्मण असला पाहिजे आणि ऋग्वेदी असला पाहिजे ऋग्वेदी म्हटलं की तो गणानात्मा म्हणणार यजुर्वेदी असला की गणानात्मा गणपती गुम हवा हेच म्हणणार मग तो कोणही प्रांताचा असो तो तेलंगी असला तरी तेच म्हणेल तो पंजाबी असला तरी उत्तर हिंदुस्थानी असला तरी तेच म्हणेल महाराष्ट्रीयन असला तरी तेच म्हणेल कारण आम्ही एकदा ठरवून टाकलो की एका वेदाचे चार विभाग आम्ही केले आहेत आणि त्या चार विभागापैकी कोणातरी एका विभागाचे आम्ही अनुयायी आहोत हे एकदा ठरल्यानंतर बाकीचा कोणताही ब्राह्मण त्याच्यामध्ये गडबड करणार नाही जेव्हा पुष्कळ ब्राह्मण एका जागी येतात आणि एखादे मोठे यज्ञ चालतात तेव्हा क्रम ठरलेला आहे कुणी मंत्र आधी म्हणायचा आणि कोणता म्हणायचा याचे काही क्रम लागले आहेत म्हणून जेव्हा पुष्कळ ब्राह्मण एका जागी येतील तेव्हा तैत्रीय शाखेच्या ब्राह्मणाचा पहिला नंबर या तापस्तंभाने मंत्र आधी म्हणायचे मग ऋग्वेदानी म्हणायचे मग यजुर्वेदानी म्हणायचे यजुर्वेदामध्ये शुक्ल यजुर्वेदानी आधी म्हणायचे कृष्ण यजुर्वेदानी नंतर म्हणायचे नंतर सामाचे मंत्र व्हायचे आणि मग अथर्वाचे मंत्र व्हायचे असा क्रम आहे उभीच्या उभीच एखादा ब्राह्मण मध्ये अथर्वाच्या मंत्रापासून सुरुवात करी अशी सुरुवात यज्ञाची नसते अशी सुरुवात कुठल्याच मोठ्या कार्याची नसते हा सगळा आणि हा सगळ्यांना मान्य असणारा प्रकार आहे हे विषय यजुर्वेदाची संख्या ऋग्वेदाच्या मानाने मोठी आहे सगळा उत्तर हिंदुस्थान यजुर्वेदी आहे यज्ञ प्रक्रिया सगळी यजुर्वेदाची आहे तरी परंतु ते जर अपस्तंभ ब्राह्मण असतील त्या सभेमध्ये किंवा ऋग्वेदी असतील तर ते त्यांना मान पहिला देतात आणि हे मी वेद येत नसताना हा मान भोगून आलो आहे आम्ही ते पुढे प्रकांड पंडित पिंडित काही नाही परंतु कर्मवशात या अमृतसरला सर्व वेद शाखा संमेलन झालं आणि आता जितक्या शाखा उपलब्ध आहेत याचे सगळे पंडित तिथे आले तिथे आल्यानंतर तिथे एक दुर्ग्याना नावाची एक धर्मशाळा आहे एखाद्या राजवाड्यासारखी धर्मशाळा आहे पाच मजली आणि सगळी सगळ्यावरपर्यंत मडवलेली त्याच्यामध्ये मग मोठ्या खोल्या त्याच्यात आम्हाला ऋग्वेदी म्हणून आमचा एक स्वतंत्र विभाग आणि आमच्याकडचे पंडित म्हणून नागपूरचे <coughs> पंडित पहिले पुढे शंकरशास्त्री आर्मीकर नंतर काही वणीचे आणि या सगळ्यांना हिंदी येत नाही हे संस्कृत जाणणारे हे पंडित पण तिकडे संस्कृतचा उपयोग काय सर्वसामान्य जनतेला काय त्याचा फायदा म्हणून त्यांच्याकडे हिंदी भाषा प्रमुख कमीत कमी निदान त्यांची गुरुमुखी मुख्य पंजाबी भाषा पण नाही समजली तर निदान हिंदी तेम रडत पडत त्यांना कळते आणि या आमच्या रिमेद्यामध्ये फक्त एकटा माझा नंबर हिंदी बोलण्याचा त्याच्यामुळं ते जमून गेलं तंत्र पण ब्राह्मण मोठा विचित्र कारण विचार करणारा प्राणी आहे आणि त्याच्या बुद्धीला फाटे फार फुटतात दुनियामध्ये ब्राह्मणाला एक करणं फार कठीण सगळा समाज एका जागी करता येईल पण ब्राह्मण एका जागी नाही करता येत या ब्राह्मणांचे संमेलन भरतात ऋग्वेदिक संमेलन ऋग्वेदी कशाचं ब्राह्मणाचं संमेलन म्हणजे सगळ्या ब्राह्मणाचं करा पण तसं त्याच्यात वेदी त्याच्यात कोण पहिल्या शाखेचा असेल तो अश्वला आहे ऋग्वेदाचाही दुसऱ्याला नंबर नाही हे सगळं एक अदब करा कारण हा बुद्धिजीवी वर्ग आहे हा सहसा पुष्कळाला पुढे येऊ देत नाही हा ठरलेला प्रकार दोन चार दिवस तर निघलं परंतु आलापा त्याच्या डोक्यामध्ये कधी आणि त्याने मंत्र आपण म्हणतो आणि नाव मात्र त्याचं होतं बोले यवतमाल के पंडित ऋग्वेद पारायण करेंगे आम्ही आपलं यांना हात जोडावेत म्हणा माईक त्यांच्या समोर ठेवला की ते म्हणे चार दिवस चांगलं नाही बोलत पण काय बुद्धिपती ना बुद्धिभेद केला कुणाला माहीत त्यांच्या डोक्यात एक भलतच वेळ आलं आम्ही आज मात्र अहो म्हणलं याच्यात माझा स्वतःचा आत्मान काहीच नाही मी तर तुम्ही नाही म्हटलं तर मी पंडितच इथला बाकीच्यांना तर रिग्वेद येत नाही हे तर पक्कच झालं आहे ठरलेल्या ब्राह्मणामध्ये माझाच नंबर लागेल मी ब्राह्मणास्पती सूक्त म्हणेन काहीतरी मी म्हणेलच अर्धा तास मी चुपचाप काही बसणार नाही पण तुम्ही म्हटलेलं बरं कारण तुम्ही आमच्यात विद्वान आहात पण त्यांच्या काही ते डोक्यात ना अखेरला त्या दिवशी आम्हालाच करावं लागलं ते जोरात पारायण झालं प्रभुर सगळी लाज लज्जा राखायची असते आपल्याजवळ आहेच काय नाहीच काही तर आपला अपमान काय व्हायचा विद्या असली तर अपमान होणार विद्येचाच पत्ता नाही अपमान व्हायचा का तो तर दिवस गेला तो दिवस गेल्याबरोबर त्या दिवशी नेमकी चतुर्थी आहे आणि आम्ही यांना सांगितलं आज मी धान शिधा आणण्याकरता जाणार नाही आज मला चतुर्थी आहे ते म्हणजे चतुर्थी आहे तर तुम्ही खाऊ नका पण आमचा शिदा आमच्या मी आता धान्य हातही लावणार नाही तुम्ही आणा नका आणू काही करा यांच्यापैकीचा एक ब्राह्मण गेला बाहेर जर है तकदीर पर इलम पर नाही पैसा हा दैवावर है हा विद्येवर नाही पण वहा है इलम पर पर नाही वाहवा विद्येवर आहे ती कपड्यावर नाही आणि समाजामध्ये गेल्याबरोबर कपडे जर चांगले नाहीत आणि बोलण्याची जर घाटी नाही तर त्याच्या विद्येची कवडी किंमत नाही हा वणीचा ब्राह्मण एक वेळा वाकडा पंचाने सुन गेला आमचा शिधा का सीता सीताकडे नाही आता ते सगळे शीख पंजाबी सीधा काय का सीताकडे नाही बोलू पहिले और फिर बोल याला अपमान म्हटला ते म्हणे अरे आमच्या त्या खोलीमधला यंदा काही जेव्हा खायचं काही आलं नाही ह्या बकरा हा बोल हिंदी हिंदी बोल याला हिंदी येईना त्याला मराठी समजेना आणि हे चुकून एकदा माणूस घसरायला लागला म्हणजे कसा घसरेल याचा नियम नाही हा विदर्भाचा राहणारा याला तेल खायची सवय तिकडे तेल माहीतच नाही आणि यज्ञात तर मुळीच नाही कोणीही ब्राह्मण तेल मागायचं नाही हे दुर्दैव बोलून गेलं चार दिवस झाले आमच्याकडे तेल आहे तेल ब्रेमन हो के तेल खाता ब्रेमन नाही होगा बोल ये हे तो ही होगा जाऊ ते वापस आलं बिचार ते सीधा मिळत नाही ते सदाशिवराव देशपांडे होते एक बरोबर ते म्हणजे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं त्या पोराला चिडवू नका आता कसा बोललं आता म्हणजे आज खाणं पिणं काही नाही करायचं ती मग या सगळ्यांनी मिळून आम्हाला सांगितलं कसंही करा काहीतरी मार्ग करून आम्हाला ते सीधाच मिळवून द्या पण उद्या तुम्ही म्हणाल नंतर म्हणाल हो, हो. पण पोतीवर आठ ठेवा पोतीवर आठ ठेवा अरे म्हणून आपण आठच दिवस राहायचे असे मतभेद काय कामाचे उद्यापासून तुम्ही जर बिल्डांक मात्र आणत असाल तर दोन मिनिटात तुमचं सगळं सामान तयार होईल आम्ही गेलो क्यों भाई आज खाने पीने का कोई प्रबंध आम्हाला कॉलेज में नहीं है क्यों महाराज नहीं आया बोलो रोज का नहीं आया अरे कोई तुम्ही आया था बोले तुम्हारे पास से मगर वो तेल मांग रहा था बोले क्या बात है वो इधर में रहता है वो प्रहार में तेल खाते हैं जग में तेल खाते हैं रोजाना तेल खाते हैं जग में खाना नहीं चाहिए और जहाँ घी मिलता है वहां तो नाम नहीं निकालना चाहिए पण त्याला मिरची मिळेना तेलही मिळेना याला ते सुंठ मिळे याला ना असं काहीतरी होते त्यावेळा विद्या काय करणार प्रांता प्रांताचे विचार निराळे आहेत आमचं त्यांचं बोलणं झाल्याबरोबर दोन मिनिटात सगळं आलं तेलाचा एक टिप्पा चाला मारवलं एवढं एवढं कशाला आता त्याला काय ते किती खात असतात त्याला एक डबा पाठवून याला पाहिल्यावर पण तुम्हाला इतकं काय करू म्हणून आता तू स्थान करा आधी त्या आणि मग तुला कोणी सांगितलं होतं अरे तर तूप मिळत होतं ते जर गायीचं मिळत होतं तर काय मेला असतं का चार दिवस नाही खाल्लं असतं ते काय नुकसान झाली असती पण म्हणजे तमोगुणी वागण्याचा परिणाम असा होत असतो म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा काही विचार झालेला आहे आणि तिथे ऋग्वेदाच्या मध्ये आम्हीच सात आठ जण असल्यामुळं आमचा नंबर पहिला लागायचा एकदा दैव अनुकूल होत चाललं की मग ते फारच होत आणि बिघडत चाललं की सगळं बिघडत जाते मग ते किती चांगला प्रयत्न केला तरी बिघडत आणि जमायची वेळ तर सगळं काही न करताय जमत रात्री काय झालं काय नाही त्या पुरीच्या जगद्गुरु महाराजांना इच्छा अरे बोलो यहाँ तू हमारे सामने बैठ रहा और कुछ बोलता नहीं अच्छा अच्छा बोलता है केवढाले ते अपेक्षा आहे केवढाल्या चर्चा चालल्या आहेत आणि त्याच्यात आपला काय कधी नंबर लागणार कशा करता आणि आपण काय अपेक्षा करायची त्यांचा जर आमच्यावर प्रेम जर मी माईक त्याने ओढून घेतला अब बोलो यवतमाळ के पंडित आपला वक्तव्य हा <laughs> काय चला पुन्हा कशाला योग येतो अमृतसरला बोलायचा मोरयाचं नाव घेतलं उभा राहिलो त्या बुद्धिपतीला सांगितलं आता हे सगळं तुझ्याच आता वाहवा झालं तर तुझी बदनामी झालं तर तुझी माझं काय आहेच झालं उभा राहिला बरोबर आम्ही सांगितलं हे अमृतसर त्या अमृतसरचं वर्णन मी पंधरा मिनिट केलं लोकांनी घ्या छान टाळ्या वाजवल्या रोज कधी व्याकरणावर चर्चा चालली होती कधी वेदांतावर चर्चा चालली होती कधी ज्योतिषावर चर्चा चालली होती फार मोठे पंडित आलेत आणि बोलतात ते काहीतरी चांगलं बोलतात म्हणून सभेतून उठून जाताच येत नसल्यामुळं नाही राजाने बिचारे बसत होते काही कळायचा पत्ता नाही जन्मात ते शब्द सुद्धा ऐकले नाहीत ते कळणार काय तो विषय पण आता काहीतरी लोक मोठे बोलतात अमृतसरला येऊन आणि ज्या दिवशी अमृतसरचं वर्णन चाललं येवो अमृतसर आहे त्या अमृतसरचं वर्णन करता करता लोक हे पंडित आहे बोले नाही तो चार दिवस सारे चहा बकरा येते तो लहान जाणे आता म्हणजे हे पंडित काहीच न शास्त्राचं नाव काढता बोललो ते आम्ही पंडित आणि ते रोज शास्त्राची चर्चा करत होते ते मुक्को म्हणजे निरस्त पादपे देशे एरंडोपी ध्रुमायते असं काहीतरी होत असते त्या परिस्थितीनुसार त्याला कमी जास्त वळण लागत असतो म्हणून उगीच्या उगी फुरफुर करण्यात काही अर्थ नाही की मला जास्त येतं काल तुम्हाला तो हिशोब समजावून सांगितला की विद्या आहे कशी आणि येते किती अपार पारम केलं शब्दशास्त्र शब्दशास्त्र इतकं अपार आहे की मी पंडित आहे आणि मला सगळं माहीत आहे आता मला काय ऐकायचं तेच ते पुन्हा याच्या इतकं दुर्दैव कोणतं नाही म्हणून समजा जगद्गुरु महाराजांना एकाने प्रश्न केला जगन्नाथ पुरीला चार मोठमोठे दिग्गज शिष्य त्यांचे सगळे शिष्य नव्वद नव्वद वर्षाच्या वयाचे आचार्य महाराज सोळा सतरा वर्षाचे आणि सगळे शिष्य त्या योग्यतेचे मंडन मिश्रासारखे एक एक व्यक्ती त्याच्यात त्या पद्मपादाचार्यांनी सहज प्रश्न केला गुरुजी आपली विद्या किती आता त्याला काही कुठलं सूत्र सांगून सांगायची गरज होती का यांच्याच हाताखालचा यांचाच शिष्य आचार्य हसले त्यांनी आपल्याजवळ जो दंड होता तो त्या समुद्रात बुडवला वरती काढला ते काळी पाण्यात बुडवून वरती काढल्याबरोबर त्याच्या खाली एक पाण्याचा थेंब एक दोन चार क्षण काहीतरी टिकला आणि खाली पडला याने सांगितलं माझी विद्या इतकी याने म्हणजे म्हणजे ज्ञानाचा म्हणजे समुद्र पसरला आहे पुढे आणि माझ्याजवळ एक थेंब आला आहे जिथे आमचे पहिले आद्य जगद्गुरु महाराज या लिनतेनं बोलतात तिथं जर शास्त्री म्हणू लागला की माझ्यासारखा विद्वान कोणी नाही तर काय काय काय दुर्दैव आहे अरे कशाचा विद्वान कशाची विद्या तुला येत काय दंड काही नाही काही नाही अशी आहे परिस्थिती परंतु कोणत्या वेळेला कोणत्याला प्राधान्य द्यावं याचा वेदाने काही शिरस्ता लावला आहे त्याप्रमाणे या ऋग्वेदाचा नंबर पहिला लागतो त्याच्यामध्येही या अपस्तंभ शाखेचा नंबर पहिला लागतो आणि त्या तंत्राची आजपर्यंत अंमलबजावणी केल्या जाते अशा तंत्रात शुक्राचार्य महाराज म्हणतात की त्या प्रभूला नाम रूप गुण आकार विकार काही नाही परंतु चार दिवस चार माणसांच्या इच्छेनुसार त्यांनी दिलेले नाम तो आत्मा धारण करत असतो एरवी त्याला काही नाही त्याचं प्रेम तुझ्यावर जितकं आहे तितकंच देवावर आहे तू उदम करून देव नाहीशी करण्याच्या मागे लागला म्हणून तुला परमात्मा नष्ट करण्याच्या मागे लागलाय तू आपल्या जागेवर जर शांत राहिलास तर भगवान तुझ्यावरही कृपा तितकीच करतील देवांची संख्या मर्यादित आहे त्याच्यामुळं देवांना नाहीस करणं त्याच्या हातात नाही त्याने एकदा देव निर्माण केले आणि त्यांची संख्या मर्यादित करून टाकली तुमची संख्या अफाट आहे त्याच्यामुळे तुमच्या मागे मृत्यू आहे आणि किती मेले तरी पुन्हा दैत्य तयार होतातच देवांचं तसं नाही देव मरत नाही म्हणून अमरा निर्जरा देवा असा अमरकोश म्हणतोय या तंत्रावर आता अमरा म्हणजे हाही विचार मग पुढे शास्त्रीय दृष्ट्या केलं तर ते निरळच काहीतरी होते पण आपल्या दृष्टीनं ते अमर आहे आपण कितीही जन्म घेतले तरी इंद्र तिथल्या तिथेच राहतो आणि तो इंद्र एका हत्तात चौकड्या राहत असतो कृतत्रेत द्वापार कली हे जे चार युगाची एक चौकडी अशी एकाहत्तर वेळ होईपर्यंत एक इंद्र जगत असतो इंद्राच्या एका काळापर्यंत एका मनूचा काळ असतो असे चौदा मनू आणि चौदा इंद्र ब्रह्मदेवाच्या बारा तासात होतात म्हणजे पाऊन तासात एक इंद्र आणि पाऊन तासात एक मनु बदलल्या जातात ब्रह्माजी महाराजांचा दिवस इतका अफाट असतो चतुर्युग सहस्राणी दिनमेकम पितामहा चार युग हजार वेळा झाले म्हणजे ब्रह्मदेवाचे बारा घंटे दिवसाचे होतात तितकीच ब्रह्माजीची प्रचंड रात्र असते आणि अशी दिवस रात्रीचा काळ गेला म्हणजे दोन हजार चौकड्यांचा काळ गेला तेव्हा ब्रह्माजीचा एक चोवीस तासाचा दिवस होतो असे ब्रह्माजी शंभर वर्षात मरतात आत्ताचे ब्रह्मदेव एकावन्न वर्षाच्या पहिल्या दिवसात पहिल्या प्रहरात पहिल्या तासात पहिल्या मिनिटात आहेत आणि आता सध्या श्वेत वारा हा नावाचा कल्प चालू आहे आपल्याकडे आणि या युगाच्या क्रमामध्ये हे अठ्ठावीसावं कलियुग चाललाय अष्टाविंशती तमे कलियुगे असा आपण संकल्प करतो रोज एक सध्याचं कलियुग जे चाललंय अठ्ठावीसावं म्हणून आपल्या आरतीपासून संकल्पापर्यंत सगळ्यांच्या लक्षात राहावा कार्यक्रम म्हणून युगे अठ्ठावीस विठेबारी उभा अशी आरती असते सध्याच्या अठ्ठावीसाव्या कलियुगात हा पांडुरंग विठेवर उभा आहे म्हणजे वारकरी संप्रदायापासून जो विचार होतो तो वैदिक संप्रदायापर्यंत सगळ्यांना ते गणित कळावं अशी विचारधारा मांडलेली असते इतकी प्रगल्भ विचारधारा हिंदू शिवाय कुणाचीही नसते ना मुसलमानाची आहे ना ख्रिश्चनाची आहे या तंत्राप्रमाणे जेव्हा शुक्राचार्य उपदेश करतात तेव्हा त्या मदासुराला ते मान्य होतो आणि मदासूर युद्ध न करता भगवंताला शरण येत हे विशेष चरित्र आहे या दुसऱ्या खंडात मदासून शरण आल्यानंतर परमात्मा त्याला म्हणतात तू आपल्या जागी जिथे कुठे आमचं स्मरण पूजन नसेल तिथे जे काही पुण्य निर्माण होईल ते तू खाजा असं या आठही दैत्यांना वरदान आहे म्हणून जिथे कुठे कोणत्याही कार्यक्रमात श्री गणेशायन महाजर म्हटल्या गेलं नाही श्रीमन मंगलमूर्त महाजर संकल्प झाला नाही भगवान गणेशाचं जर काही स्तवन पूजन वर्णन काही झालं नाही नामस्मरण झालं नाही तर दिवसभर होणार जे काही पुण्य ते या आठ जणांमध्ये वाटल्या जाणार आणि यजमान फक्त कष्टाचा अधिकारी होणार आणि पैसे गमावून बसणार याच्यापेक्षा पदरात काही पडायचं नाही अशी वैदिक धारणा आहे परंपरा आहे आणि त्या वैदिक परंपरेप्रमाणे चाललं पाहिजे हे सगळ्यांना मान्य आहे मग ते कोणी देवाचा उपासक असो त्याला हे मान्य आहे आणि त्याप्रमाणेच आज आपली पद्धत आहे आपल्या धर्माची हा मदासूर शांत झाल्यानंतर मुख्य चरित्र या खंडाचं संपर्क नंतर दोन उपाख्यान प्रत्येक खंडाप्रमाणे या खंडात सांगितलेले आहेत या उपाख्यानामध्ये सगळ्यांच्या डोक्यात